आमची बोट आता पिनेटच्या जवळ आली होती व समुद्राच्या बाजूला दूरवर लहान मोठ्या टेकड्या दिसत होत्या कोलंबोपासून आम्ही अरबी समुद्र सोडून हिंदी महासागरामध्ये शिरलो होतो हा समुद्र पिनाकडे काहीसा अरुंद झाला होता तारीख नऊ मार्च रोजी सकाळी आठ वाजता बोटीने पिनाकच्या बंदरात नांगर टाकला धक्क्यापासून सुमारे पाव मैलाच्या अंतरावर बोट उभी होती येथे बोट फारच थोडी म्हणजे तीन चार तासच थांबणार होती ब्रेकफास्ट झाल्यावर लागलेच आम्ही बोटीवरील काही मंडळी लॉर्जने पिनॅक शहर पाहण्याकरिता किनाऱ्यावर गेलो तिथे बरेचसे रिक्षा आले व काही घोड्याच्या गाड्याही उभ्या होत्या दोन रिक्षात बसून आम्ही शहरात फिरण्याकरिता गेलो रिक्षा ओढणारे चिनी लोक होते त्यांना इंग्लिश हिंदुस्तानी वगैरे काही बोलता येत नव्हते परंतु खुणांनी सर्व काही समजून ते घेत होते गावातील काही मोठ्या रस्त्यांनी बाजारपेठेतून वगैरे त्यांनी आम्हाला बरेच झपाट्याने फिरवले शहराचा थोडा बहुत भाग जो काही आमच्या पाहण्यात आला तो बरा स्वच्छ आणि नीटनेटका दिसला रस्ते चांगले रुंद व दुकाने आणि घरे नीटनेटक्या तऱ्हेने बांधलेली अशी दिसली बाजार ओळीमध्ये काही दुकाने इंग्लिश मालाचीही आहेत परंतु पुष्कळशी दुकाने अनेक आकृतींच्या विलक्षण तऱ्हेच्या रंगांच्या सुक्या व ताज्या माशांची जिकडे तिकडे भरलेली दिसत होती हे पाहून मला वाटले की ह्या प्राण्यांकरिता हे लोक सारा समुद्र धुवून काढतात की काय ईश्वराच्या कृतीचे कौतुक वाटले की ज्याने अशा खारट समुद्रातही लाखो तऱ्हेचे असे प्राणी निर्माण केले आहे त्या परमेश्वराची धन्य आहे येथे हेही एक सांगितले पाहिजे की या दुकानातून लहान मोठे पुष्कळ तऱ्हेचे वाळलेले बेडूकही विक्रीकरिता ठेवलेले होते भाजीपाल्याची व फळफळावळीची दुकानेही बरीच होती येथे पुष्कळ तऱ्हेचे लोक दिसले मुसलमान खोजे गोवेवाले मलाई व चिनी लोकांची तर बरीच वस्ती असावी असे दिसले येथे लाकडाचा चांगला व्यापार चालतो लोखंडाच्या आणि कोळशाच्याही मोठमोठ्या खाणी आहेत व आसपासच्या टेकड्यांवर मिरे लवंगा दालचिनी वगैरे मसाला चांगला पिकतो पिनांग हे पृथ्वीच्या अगदी मध्य रेषेवर आहे व म्हणून येथे दिवस व रात्री नेहमी समसमान असतात पाऊस बहुतेक करून वर्षभर थोडा थोडा पडतच असतो त्यामुळे नेहमी जिकडे तिकडे हिरवेगार असते परंतु हवेमध्ये काहीशी उष्णता असते आमच्या रिक्षावाल्यांची इच्छा होती की आम्हाला आणखी समुद्राच्या दुसऱ्या बाजूकडे फिरवावे परंतु आमची बोट लवकर निघणार असल्यामुळे आम्हाला तिकडे जाता आले नाही आम्ही परत बंदरावर आलो तेव्हा आमची लहान बोट तयारच होती ती सकाळची वेळ असल्यामुळे बंदरावर लोकांची व्यापार धंद्यासंबंधी सारखी गडबड चालली होती लहान बोटीतून आणि होड्यातून पुष्कळ तऱ्हेचा माल बंदरात येत होता तितक्यातच चार पाच बोटी फळ फळावळ चांगल्या ताज्या भाज्या नारळ वगैरेंनी भरून आल्या त्याकडे माझे चित्त लागले सुंदर कोवळी वांगी चवळीच्या शेंगा ताज्या लुसलुशीत भेंड्या कांदे केळी मोठमोठाली कलिंगडे ह्या सर्व वस्तू अगदी मोह पाडणाऱ्या होत्या असो या भाजीपाल्याचा आम्हाला तेथे काय उपयोग होता म्हणा त्यातूनही काही फळे विकत घेतली असती पण ती बोटीवर नेण्याची मनाई असे आम्ही मुंबईहून काही नागपुरी संत्री बरोबर घेतली होती परंतु आमचा केबिन स्टुअर्ड नेहमी ती या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात लपवीत असे व आम्हाला सांगे की ही फळे लवकर खाऊन तरी टाका अथवा एकदाची समुद्रात फेकून तरी द्या कारण फळे वगैरे जिन्सा केबिनमध्ये ठेवण्याची सक्त मनाई आहे कॅप्टनने पाहिले तर मला रागे भरेल म्हणून आम्ही ही फळे विकत घेतली नाहीत नंतर पिनाक शहर पाहण्यास आलेली आमची इतर सोबती मंडळी लवकरच जमा झाली आणि आम्ही सर्व मिळून मोठ्या बोटीवर गेलो